समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय चौतीसावा सुदर्शन आणि शंखचूडाचा उद्धार श्री शुकदेवजी सांगतात एकदा शिवरात्री स नंद गोपादी उत्सुके अंबिका वन यात्रेसी गाड्यात पातले सरस्वती नदी मध्ये केले सर्वेची तई पूजिली भक्तीने अंबा शिव ही पूर्वक, आदरे गायी सोने वस्त्र अन्नादि दानते धले श्रद्धे शंकरो पावण्या तदा त्यादिनी नंद बाबानी गोप्यानी उपवासिले सर्वते ते जल पिवोनी झोपले नदीच्या तटी अजगरो वनित्या थोर भुकेला एकत्या तिथे दैवाने पातला तेने धरिले नंदजी सखी तदा ओरडुनी नंद वदले कृष्ण कृष्ण रे वाचवी संकटातून धाव हा गिळितो पहा गेले घाबरुनी सारे ना तो न सोडिता जळत्याला कडे त्याला गोपते मारू लागले ऐसेही मारिता त्याला तरीही नच सोडिकी भक्त वत्सल तो कृष्ण येऊन पाय लाविता भगवत पद स्पर्शाने सर्पाचे पाप संपले विद्याधरार्चितो रूप सुंदरो सर्प जाहला दिव्य ज्योती तया अंगी सोन्याचे हारते गळा कृष्णाला नमिले त्याने कृष्णाने पुसले तया कोण तू हे तुझ्या अंगी सौंदर्य पसरे कसे निंदनीय अशी योनी मिळाली तुझला कशी सर्प पुरुष म्हणाला मी तो विद्याधरो नामे सुदर्शननी लक्ष्मीवान सौंदर्य बहुते माझे विमानी तै फिरे सदा कुरूप अंगिरा गोत्री तया गर्वेची हासलो तयाने शापिता सर्प योनिही मजला भली अनुग्रहा मला त्याने कृपेने शापिले असे जगद्गुरु तुझे पाय तेणेची लाभले मला नासले पापते सर्व करिशी भयमुक्त तू मुक्त मी जाहलो स्पर्शे स्वलोका संमती मिळे भक्तवत्सल तू योगी पातलो शरणार्थ मी लोकलोकेश्वरो ईशा द्यावी आज्ञा मला तशी ब्रह्मशापा मधोनिया स्पर्शाने मुक्त जाहलो नामते ऐकता गाता पावित्र्य मिळते त्वरे सुदर्शने असे कृष्णास्तवोनी नमिलो पुन्हा परिक्रमा करो निया स्वलोकी पातला असे संकटी या परी कृष्णे पित्याला सोडवियले कृष्ण प्रभावा भगताच नंद स्थिमित झाले मग गोप सारे व्रतास तेथे ही पूर्ण ते गात लीला पातले लेकी एकदा रात्रीच्या वेळी गोविंद बर तो गोपिकांसह ते गेले वना माझी विहारण्या भगवद वस्त्र पीत बलते नील नेसला गंधीत उटी अंगाला गळी माळा निदागिने रागदारीत गोपीत्या लीला ही गाऊ लागल्या सायंकाळ जशी झाली पडले चांदणे तसे वेलीत गुंजती भृंग कौमुदी गंध दरवळे कृष्णरामे मिळोनिया आला पिलाही रागतो तानती ऐकुनी जीव आनंदे भरले पहा गायने मोहिल्या गोपी नशुद्ध राहिली तया विस्कटे केशनी वस्त्र अवस्था जाहली अशी तल्ली न गातते तेव्हा वना माझी विहारता पातला शंख चूडो जो कुबेरी भृत्य यक्षतो दोघे बंधूच पाहोनी निशंके गोपी घेऊनी पळाला रडती ध्याती हरीशी गोपी ते धवा चोर गाई जसा नेई तसा प्रियेस नेहा पाहता धावले दोघे ऐकता हा कती तशी शाल वृक्ष करी घेता नभ्यावे शब्द बोलले वेगाने धावता गेले यक्षाला गाठिले असे यक्षाने पाहिले दोघे काल मृत्यू असे चिते भिलानी सोडिल्या गोपी पळाला प्राण रक्षिण्या बळीने रक्षिल्या स्त्रिया कृष्ण तो पाठी धावला चुडामणी शिरींचा तो काढण्या कृष्ण इच्छितो थोडेसे पळता त्याचे चुडामणी सहित ते दुष्टाचे तोडिले डोके हाताने पिरगाळूने कृष्णाने मारिला ऐसा शंख चूडत सामणी सतेज घेऊनी आला बळीला अर्पिला तदा इथे श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौतीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू